ब्रह्मसूत्राचे चार अध्याय आहेत आणि एकेका अध्यायामध्ये काही अधिकरण आहेत काही वेळा असं आहे की एका अधिकरणामध्ये एकच मंत्र किंवा एकच सूत्र येतं काही वेळा एका अधिकरणामध्ये अनेक सूत्र येतात तेव्हा त्यामध्ये असं निश्चित नाही की एका अधिकारणात सूत्र किती असावीत यासंबंधी निर्णय काही नाही याचं कारण आहे हे जे अधिकरण आहे त्या प्रत्येक अधिकरणाचे काही लक्षणं सांगितले त्या लक्षणामध्ये तो तो विषय संपला की ते अधिकरणही संपून जातात दुसऱ्या भाषेत हे अधिकरणाचे पाच अवयव असतात आणि अवयव शब्दाचा अर्थ प्रत्येक अधिकरणामध्ये पाच विषय किंवा पाच पद्धतीने त्या विषयाचा विचार केलेला असतो विषय एकच आहे पाच पद्धतीने त्या विषयाचा विचार केलेला असतो उदाहरणार्थ प्रत्येक अधिकरणाला एक विषय आहे आता उदाहरणार्थ आत्ता जे आपल्याजवळ एक हे अधिकरण चालू आहे त्या अधिकरणाचा ब्रह्म हा विषय आहे त्या अधिकारणाचा विषय कोणता तर ब्रह्म अधिकारणाचा विषय आहे त्या विषयासंबंधी काही संशय मानले जातात हे असं असेल का तसं असेल का असं का नाही तसं का नाही असं का नसावं तसं का नसावं या पद्धतीची शंका मांडल्या जातात त्या शंकेला संदेह असं म्हणतात म्हणजे प्रत्येक अधिकारणाला एक विषय असतो त्या विषयाला एक संदेह असतो त्याविषयी येणाऱ्या ज्या शंका त्या शंका सकाळी आपण पाहिलं की मनन हा त्याचा मुख्य विषय ब्रह्मसूत्राचा विषय मनन आहे आणि मनन असल्यामुळे साधक बाधक विचार हा विचारतात अपेक्षितच आहे व्यवहार आपण साधक बाधक विचार हा शब्द अतिशय सामान्यपणाने करतो परमार्थामध्ये साधक शब्दाचा अर्थ आपल्या मोक्षाला साधक असं म्हणूया आपण आणि आपल्या मोक्षाला बाधक आपण सतत विचार करतोय तो मोक्षांवरती मोक्षाभिमुख विचार करतोय शास्त्राभिमुख विचार करण्यापेक्षा मोक्षाभिमुख विचार हे साती दिवसाचं किंबहुना संबंध ब्रह्मसूत्राच्या चिंतनाचं स्वरूप राहणार आहे शास्त्राभिमुख विचार करून ठेवणार आणि करून ठेवलेला आहे तो करण्याची जबाबदारी आमच्यावर नाही आम्ही मोक्षाभिमुख विचार शास्त्राला धरून करणार आहोत असं नाही की मोक्षाभिमुख विचार केला म्हणजे शास्त्र गुंडाळून ठेवलं तरी चालतं असं नाही शास्त्राला धरून केलेला विचार पण मोक्षाभिमुख केलेला विचार आणि असा विचार करायचा असेल तर आम्ही आमचं जे मनन आहे त्या मननाला काही बंधनं घालून घेतली पाहिजेत आणि त्याचबरोबर त्या मननात काही गोष्टींची वाढ करून घेण्याची आवश्यकता आहे काही गोष्टी मॉडिफाय करून घ्यायची आवश्यकता आहे म्हणजे काही गोष्टी सुधारून घेण्याची आवश्यकता आहे आमच्या स्वतःच्या मोक्षाच्या दिशेने म्हणून त्याला एक संदेह असतो संदेहानंतर संगती असते संगती शब्दाचा अर्थ जे मुख्य मांडणं आहे सिद्धांत आहे त्या सिद्धांतावर घेतलेले जे आक्षेप त्या आक्षेपांचं निराकरण करायचं त्या आक्षेपांचं समाधान करायचं ते समाधान शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वकारण तर्कसंगत पद्धतीने समाधान करायचं आणि असं समाधान झालं की त्याच्यावर पुन्हा पूर्वपक्ष निर्माण होतो आणखीन पुन्हा संधी प्रश्न विचारले जातात त्यांना पूर्वपक्ष म्हणतात आणि इतका सगळा साधक बाधक विचार झाल्यानंतर सिद्धांत पक्ष आणि या सिद्धांत पक्षामध्ये भगवान शंकराचार्यांचा त्या सूत्राविषयाचा जो निर्णय आहे तो निर्णय दिलेला असतो आणि हा जो निर्णय आहे ते तुमच्या आमच्यासाठी अंतिम निर्णय हा असतो शंकराचार्यांनी त्या सूत्रावर दिलेला जो निर्णय तो निर्णय तुमच्या आमच्यासाठी अंतिम असतो म्हणून तसा विचार केला तर हा अंतिम निर्णय जरी आपण स्वीकारला तरी आमचं काम होण्यासारखं आहे मधला विषय बाजूला ठेवला तरी पण मधला विषय बाजूला ठेवायचा नाही याचं कारण आहे की केव्हा तरी तुमच्या आमच्या मनातच अशी शंका असे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता त्यांचं आधीच निराकरण करून ठेवलेलं असल्याचं चांगलं या दृष्टीने या सगळ्याचा विचार करायचा आता एक गोष्ट नक्की आहे की प्रत्येक अधिकारणाचा विचार करताना ही पाच अवयवांची शीर्षकं दिलेली नसतात किंवा या संदेहाचा हे चार ओळी संदेहाच्या या चार ओळी विषयाच्या या चार ओळी पूर्व पक्षाच्या या दहा ओळी सिद्धांत पक्षाच्या अशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रत्येक अधिकारणामध्ये शीर्षक देऊन वाटणी केलेली नाही आहे पण तरी सुद्धा प्रत्येक अधिकारणामध्ये हे पाच अवयव असतात आपण जर शोधून पाहिले हे पाचही अवयव आपल्याला प्रत्येक अधिकारणामध्ये निश्चितपणे सापडतील आणि ह्यामुळे प्रत्येक अधिकरण अशा पद्धतीच्या विचाराने बंदिस्त असतं फार महत्वाची गोष्ट आहे बंदिस्त आहे अधिकरण बंदिस्त आहे आणि बंदिस्तीचा परिणाम असा होतो की अधिकरण अकारण लांबत जात नाही त्याला फाटे फुटत नाहीत अकारण लांबत जात नाही पाल्हाळ ज्याला म्हणतात ते पाल्हाळाला त्याच्यामध्ये सवड नसते मुळात सूत्र हे एक सूत्र आहे आणि त्या सूत्रावर पाल्हाळ किती करायचं हा दुसरा प्रश्न आहे म्हणून पाल्हाळ होऊ नये यासाठी त्याला बंदिस्ती असली पाहिजे म्हणून बंदिस्ती कशाची पाच अवयवांची बंदिस्ती आणि या पाच अवयवांच्या बंदिस्तीमध्ये प्रत्येक अधिकारणाचा विचार व्हावा अशा तऱ्हेची कल्पना आहे आणि त्या कल्पनेमध्ये अथ आता हा ब्रह्मजिज्ञासा प्रत्यक्षाचा सूत्रांच्या अभ्यासाला सुरुवात आहे अथ आता हा ब्रह्मजिज्ञासा हा जो अथ शब्द आहे हा परमार्थ वाङ्मयामध्ये संस्कृत वाङ्मयामध्ये मांगल्य सूचक शब्द म्हणून वापरला जातो मांगल्य सूचक शब्द व्यवहारात आपण म्हणतो अथ पासून इतिपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर अर्थशब्दाचा मांगल्यवाचक असाही अर्थ आहे आणि शब्दाचा सुरुवात करून देणं असाही अर्थ आहे असे शब्दाचे दोन्ही अर्थ आहेत आणि मंगल केल्याशिवाय सुरुवात करायचं नाही असा जुन्या शास्त्रकारांचा रिवाज असल्यामुळे त्या ठिकाणी मंगल मंगल मंगलवाचक सुद्धा आहे पण अर्थशब्दामध्ये आता त्या संबंधी पुष्कळ विचार केलाय अथ या शब्दाचा विचार करताना हे क्रम सुचवणारे आहे या सूत्रातील आता अथ म्हणजे आता आता हा म्हणजे म्हणून आता या सूत्राचा अर्थ आता म्हणून ब्रह्मजिज्ञासा आता म्हणून ब्रह्मजिज्ञासा अथ आता हा ब्रह्मजिज्ञासा आता म्हणून ब्रह्मासंबंधी जिज्ञासा ब्रह्माची जिज्ञासा आता या पहिल्या सूत्राचा अर्थ स्पष्ट आपल्याजवळ असा ज्याला आपण सामान्य अर्थ म्हणून सरळ अर्थ म्हणून तो अशा पद्धतीचा आहे आता आता हे जे शब्द आहे किंवा आता हे जे पद आहे इथे पदाच्या भाषेत बोलण्याची पद्धत आहे शब्दाच्या भाषेत बोलण्याची पद्धत नाही म्हणून आता हे पद अथ हे एक पद आता हा एक दुसरं पद अशी पदांची भाषा आहे म्हणून अथ म्हणजे केव्हा तर अथ म्हणजे क्रम सुचवणार आहे आणि दुसरा एक शब्द आहे की मंगल करण्यासाठी असंही आहे आणि सुरुवात करून देण्यासाठी असंही आहे आणि तिसरा आहे काय केल्यानंतर कशानंतर त्याला काही अट आहे का आता यासंबंधी काही चर्चा केलेली आहे की ब्रह्मासंबंधी जिज्ञा होण्यासाठी आधी धर्म जिज्ञासा झालेली असण्याची आवश्यकता आहे का असा एक विचार आणि त्याचं स्पष्ट उत्तर दिलं की धर्म जिज्ञासा झालेली नसताना सुद्धा म्हणजे धर्मासंबंधी जिज्ञासा झालेली नसताना सुद्धा ब्रह्म जिज्ञासा होऊ शकते याचा अर्थ असा की धर्मासंबंधी पूर्ण माहिती करून घेऊन धर्मानुष्ठान करण्याच्या ऐवजी किंवा केलं नसलं तरी सुद्धा ब्रह्माची जिज्ञासा होऊ शकते आणि याचं कारण दिलेलं आहे केव्हा ना केव्हा तरी धर्माची जिज्ञासा झाली असं येलं धर्मजिज्ञासेने जे मिळायचं ते केव्हा ना केव्हा तरी मिळाल्याचं ह्या जन्मात नाही मागच्या जन्मात पुढे पुढे आता काय येणार आहे कोणाला अशी ब्रह्मजिज्ञासा ताबडतोब झाली समजायला लागलं बरोबर ब्रह्मजिज्ञासा कोणाला झाली मग त्याला ती तशी का झाली तर त्याचं एकच कारण आहे पूर्वार्जित ज्याला पूर्वसुकृत म्हणतात ते पूर्वसुकृत आणि पूर्वसुकृत जर असेल तर प्रथमच ब्रह्मजिज्ञासा होऊ शकते धर्मजिज्ञासाच्या अगोदर ह्याचा अर्थ असा आहे की धर्मजिज्ञासा असलीच पाहिजे ब्रह्मजिज्ञासासाठी अशी अट नाही हे का सांगावं लागतं काही आग्रह असतो अशा काही लोकांचा की हे झाल्यानंतर हे हे झाल्यानंतर हे अशा पद्धतीचा जो क्रम आहे तो क्रम असलाच पाहिजे असा काहींचा आग्रह असतो आणि इथे असा आग्रह असण्याचे काहीही कारण नाही हे सांगण्यासाठी अशा पद्धतीचा विचार आहे की आधी धर्म जिज्ञासा असलीच पाहिजे असं नाही काय लागतं मग काहीतरी अधिकार तर लागत असेल कोणता अधिकार लागतो आता इथे अधिकारी ही जी ब्रह्मजिज्ञासा आहे त्या ब्रह्मजिज्ञासा अधिकारी कोण आहे हे सांगितले हे मात्र फार महत्वाचा विचार आहे तो समजावून घ्यायची आवश्यकता आहे आणि असा अधिकार जर नसेल आम्हाला तर कदाचित शब्दाने ब्रह्म म्हणजे काय ते कळेल शब्दाने ब्रह्मजिज्ञा ब्रह्माची जिज्ञासा पूर्ण होईल पण ज्यासाठी जिज्ञासा केली कशासाठी जिज्ञासा केली आपण सगळं पाहिलं ते ब्रह्म मी आहे असा अनुभव घेण्याचा जिज्ञासाचा उद्दिष्ट सरळ ठरलेला आहे ते ब्रह्म मी आहे असा अनुभव घ्यायचा जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य प्रत्यक्ष अनुभवायचं यासाठी जिज्ञासा करायची जर अशी पूर्वतयारी नसेल ज्याला अधिकार म्हणतात तो अधिकार नसेल तर जीव ब्रह्मरूप आहे म्हणजे मी ब्रह्मरूप आहे असा अनुभव येण्याची शक्यता नाही बौद्धिक समाधान मात्र होऊन बहुतेक आकलन होईल इतका आकलन होईल की सांगता सुद्धा येईल त्याच्यावर लेख सुद्धा लिहिता येतील पुस्तक सुद्धा प्रसिद्ध होऊ शकेल हे सगळं होईल पण अधिकार जर नसेल पूर्वतयारी जर नसेल तर मी ब्रह्माय असा अनुभव येण्याची मात्र शक्यता नसेल आता तुमचा आमचा सर्वांचा आग्रह आहे की आपण तीव्र मुमुक्ष असल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच आपण कोणते मुमुक्ष आहोत मंद मध्यम आणि तीव्र असे तीन प्रकारचे मुमुक्ष असतात पहिल्या दिवसापासून आपण सर्वजण तीव्र मुमुक्ष आहेत आहोत अशा गृहित कृत्यावरती आपलं सगळं हे चिंतन आधारलेलं असतात आणि तीव्र मोक्ष शब्दाचा अर्थ आहे मोक्षाशिवाय कशाचीही अपेक्षा नाही अशा तऱ्हेचं मुमुक्षत्व जिथे कायमचं रुजलेलं आहे तात्कालिक मुमुक्षत्वाची इच्छा नव्हे गडावर आल्यानंतर मुमुक्षत्व आणि घरी गेल्यानंतर बुभुक्षत्व असे असा जो प्रकार आहे असा प्रकार असेल तर मग या ब्रह्मजिज्ञासेने हाताला काही लागणार नाही बुभुक्षत्व अनेक प्रकारचं असतं त्या बुभुक्षत्वाचे स्पष्टीकरण करण्याची तुमच्या आमच्यात गरज नाही कारण सर्वजण केव्हा ना केव्हा जरी वक्त्यासकट बुभुक्ष होते अशा पद्धतीने आपण विचार केला मी सतत माझा समावेश सातत्याने करतो ह्याच्यामध्ये आणि एकच कारण आहे कुणीही टपकलेला नाही वरून कोणीतरी टपकलाय आणि अचानक काहीतरी सांगायला सुरुवात केली असा प्रकार नाही तर सातत मुमुक्षुत्व टिकवून ठेवणं ही एक मोठी कठीण गोष्ट असते आणि सतत मुमुक्षुत्व टिकवून ठेवायचं असेल तर सतत विवेक समर्थांचा एक मोठा आग्रह जो विवेक विवेक विवेक त्याचं एकच कारण आहे विवेक टिकून राहिला तर मुमुक्षुत्व टिकून राहत आणि ज्या क्षणी विवेक ढिला पडतो त्या क्षणी मुमुक्षुत्व आपोआप ढिलं पडतं म्हणून आपण तीव्र मुमुक्ष आहोत हे गृहित धरून आपण ह्या पद्धतीचा विचार करणार आहोत अथ आता कोणती पूर्वतयारी लागते मग प्रसिद्ध आहे साधन चतुष्टय संपन्न असण्याची आवश्यकता आहे हे बहुतेक सर्वांनी साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय त्याचा केव्हा ना केव्हा तरी अभ्यास केलेला आहे समजावून सुद्धा सांगितलेलं असणारे लोक इथे बरेच आहेत की साधन चतुष्टय म्हणजे काय विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षत्व हे चार जिथे असतात त्या ठिकाणी ब्रह्मजिज्ञासाचा अधिकार असतो आणि हे चार जिथे नसतात तिकडे ब्रह्मजिज्ञासाचा अधिकार आहे ब्रह्मजिज्ञासा होईल समाजात होईल बौद्धिक पण अनुभव मात्र येणार त्याचा अर्थ असा की ब्रह्मजिज्ञासा ठेवीत ठेवीत ब्रह्मजिज्ञासा करीत करीत अधिकार संपन्न व्हायचं असं नाही की आधी अधिकार संपन्न व्हावं आणि पूर्ण अधिकार संपन्न झाल्यानंतर मग ब्रह्मसूत्रांचं श्रवण करावं अशी आवश्यकता नाही ज्या प्रमाणात आम्ही साधन चतुर्थ संपन्न होऊ त्या प्रमाणात ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येत नाही म्हणून आधी आणि नंतर याच्यामध्ये अशा पद्धतीचा विचार नाही साधन चतुष्ट संपन्न होत राहायचं आणि ब्रह्माची जिज्ञासा करीत राहायची ते ब्रह्म मी आहे असं चिंतन करीत राहायचं आणि असं करीत राहता राहता एक दिवशी जे व्हायचं असतं ते होतं एक दिवशी जे व्हायचं असतं ते होतं म्हणजे काय होतं जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य अनुभवाला येतं म्हणजे काय होतं म्हणजे काही होत नाही ते त्या जिथे गेल्यानंतर जे काही होतं ते होतं हे एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे जी मी ब्रह्म आहे असा अनुभव आल्यानंतर जे काही होतं ते त्यावेळेला होईल त्या संबंधी वर्णन करता येत नाही काय झालं असं कोणाला विचारलं तर ते सांगता येत नाही आणि सांगितलं तर ते त्याला झालेलं नाही असे ते काळा दगडावरच्या रेगेसारख्या काही गोष्टी असतात मला ब्रह्मानुभव आला असं जो सांगतो त्याला तो नक्की आलेला नाही आणि मला आलेला नाही असं जो म्हणतो त्याला तर मुळीच आलेला नाही मग कोणाला आला मग केनोपनिषद सांगतो आपल्याला समजा मला ब्रह्माचा अनुभव आला आणि आला हे नाही असा ज्याला अनुभव आला त्याला तो आलेला आहे मोठं वेडवाकलं प्रकरण आहे पण वेडवाकलं असलं तरी अगदी खरं आहे कारण मला जेव्हा ब्रह्मानुभव येतो तेव्हा ब्रह्मानुभव याला कोणी शिल्लक नसतो आणि त्यामुळे मला ब्रह्मानुभव आला असं म्हणता येत नाही आणि जेव्हा नसतो आलेला तेव्हावर असतो आपण जगताचा भान असतं तेव्हा तर तो नसतोच फक्त जीवनमुक्त स्थितीमध्ये मात्र बाधितानुवृत्तीने असल्यामुळे तो चालतं बोलतं ब्रह्म असतो मावळी तो विश्वाभासू नवल उदेला चंडांशू अद्वयाबजीने विलासू बंधू आता आता ही ती उभी आहे ही उभी बरोबर काय जे नेमकं व्हायचं असतं ते सांगणारी उभी आहे काय सुरुवात व्हायची तो विश्वाभास आता हे जर जमलं आपल्याला सकाळी आपण थोडा विचार केला तो विश्वाभासू म्हणजे कसं शक्य आहे विश्वाचा जो भास आहे तो मावळवाय मावळवायचा कसा तो मावळवायचा असेल तर नवलव दिला चंडांश एक ज्ञानसूर्य उगवलं पाहिजे आणि आज ज्ञानसूर उगवल्या तर मग विश्वाचा जो भास आहे तो विश्वासाभास मावळून जातो याचाच अर्थ विश्व बाधित विश्व नष्ट करायचं नाही ते आमचं काम नाही विश्व रोज गाढ मध्ये लयाला जातं ते मुद्दाम करण्याची गरज नाही मग आमच्या हातात काय राहिलं आमच्या ते एकच राहिलं बाध करणं एवढं आमच्या हातात राहिलं नष्ट करणं आमचं काम नाही ते ईश्वराचं काम आहे आणि लयाला जाणं हे जरूर नाही ते रोजच होत आहे मग गोष्ट शिल्लक कोणती राहिली तर बाध करणं आमच्या हातात आहे आणि बाध करण्यासाठी सगळा जो अभ्यास करायचा तो बाध करण्यासाठी करायचा आणि एकदा बाध हा विषय कळला की आपल्याला जे साधायचं असतं ते साधायला फार सोपं जात म्हणून चार गोष्टी पाहिजे विवेक पाहिजे विवेकाची आपल्याला कल्पना आहे सामान्य ब्रह्मसत्य आहे जगत मिथ्या आहे आत्मा सत्य आहे देह मिथ्या आहे जरा जवळ येऊन ब्रह्मसत्य आहे जगन मिथ्या आहे जरा दूर आहे आत्मा सत्य आहे देह मिथ्या आहे जवळ आहे याचा अर्थ असा जग आणि देह एका गटातले आहेत आत्मा आणि ब्रह्म एका गटातले अशी गटवारी कळली याला विवेक असं म्हणतात ब्रह्मसत्य आहे जगबच्छ आहे अशा पद्धतीचा अखंड निश्चय जपणं आणि तो निश्चय जपल्याचा जपल्याचा परिणाम म्हणून जगताकडे त्या दृष्टीने सतत पाहणं आणि देहाकडेही त्या दृष्टीने सतत पाहणं ही साधन आहे जगाकडे त्या दृष्टीने पाहणं मिथ्या आहे आणि देहाकडेही त्या दृष्टीने पाहणं मिथ्या आहे असं दोन्हीकडचा मिथ्यात्व निश्चय कायम टिकला की विवेक साध्य झाला असं समजा हरकत पण शेवटी विवेक हे सुद्धा एक साधन आहे मिथ्यात्व निश्चय हे सुद्धा एक साधन आहे आणि त्याला सहजता जेव्हा येते तेव्हा साध्य होता साधनाचा ठाव आहे इथपर्यंत मजल आपल्याला मारायची त्याला सहजता येईपर्यंत मजल मारायचे जग मला मिथ्या वाटतंय असं मला वाटता कामा नये पण मिथ्यात्व निश्चय मात्र आतमध्ये झालेला असला पाहिजे आत्मा नित्य आहे असं मला वाटता का म्हणे पण आत्मनित्य आहे असा हात सहज निश्चय झालेला असला पाहिजे दोन्ही जो पण वाटतंय तोपर्यंत कृत्रिमता आहे आणि अकृत्रिम ब्रह्म अकृत्रिम आणि अकृत्रिम असल्यामुळे कशानेही ते केलं जात नाही साधनाने ब्रह्म तयार होत नाही साधनाने असलेल्या ब्रह्माचा अनुभव येतो अकृत्रिम असल्यामुळे एक मोठी पंचायत आहे ब्रह्माच्या बाबतीत कृत्रिम असलं की आम्हाला काही वाटेल ते करून आम्ही करू म्हणजे अकृत्रिम असल्यामुळे करता येत नाही मग काय असलेला अनुभवता येतात आणि असलेला अनुभवायचा असेल तर सतत हा निश्चय जागा पाहिजे ब्रह्मसत्य आहे जगत मिथ्या आहे आणि हा निश्चय इतका सहज व्हावा की त्याला निश्चयाचं स्वरूप सुद्धा राहू नये आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे ते फळ अशा पद्धतीने हे मजल दरमजल करत सावकाश अलगद हलकेच आणि हळुवार किती शब्द झाले या पद्धतीने ब्रह्मविद्या जी आहे ह्या पद्धतीने फळाला येते नेहमी सावकाश येते अलगद येते हलकेच येते आणि हळुवारपणाने येते त्यामध्ये दांडगाई चालत नाही हट्ट आग्रह चालत नाही आदलापट चालत नाही काहीही चालत नाही प्रत्येक गोष्ट सावकाश व्हायची हलकेच व्हायची अलगद व्हायची आणि असंच शांत प्रवास करत राहिला साधना करत राहिलं तर एक दिवशी जे व्हायला पाहिजे ते विवेक आहे वैराग्य आणि वैराग्य मुळात ह्याच्यावरच आधारलेलं आहे आज सकाळी जो आपण विचार मानला की जगन मिथ्या आहे त्या जगन मिथ्यात्व निश्चय हा वैराग्य निश्चय आपण अनेक पद्धतीने समजावून घेत नाही तो पण वैराग्याला आधारच मिळत नाही आणि एकदा जग मिथ्या आहे किंवा देह मिथ्या असं नक्की झालं की वैराग्याला भरभक्कम आधार मिळतो आणि भरभक्कम आधार मिळाला तर वैराग्य टिकून म्हणून सकाळी आपण विचार केला की जग माईक आहे असं जर ठरलं किंवा मिथ्या आहे असं ठरलं सतासत्व लक्षण अनिर्वचन आहे असं जर ठरलं तर जगताविषयी वैराग्य देहाविषयी वैराग्य निर्माण होणं सोपं जाईल आणि त्या वैराग्याला सुद्धा सहजता येऊन जाईल गुणगंध वैराग्य म्हणून गुणमय गुणकार्य वैराग्य गुणमय वैराग्य गुणगंध वैराग्य असं वैराग्याचे तीन प्रकार आहेत हे सुद्धा शास्त्रकारांनी जे तीन प्रकार दिले ते बुद्धी वैभव दाखवण्यासाठी नाहीत कोणाला तरी दिपवून टाकण्यासाठी हे प्रकार केलेले नाहीत क्रमविकास कसा आहे तो क्रमविकास वैराग्याचा यामध्ये आपल्या समोर मांडलेला आहे गुणकार्य वैराग्य दृश्य जगत जे जड आहे ते जड दृश्य जगत ह्याला गुणकार्य असं म्हणतात जग त्रिगुणात्मक आहे आणि जग त्रिगुणात्मक असल्यामुळे सत्व रजतम या तीन गुणांपासून जग उत्पन्न झालेलं आहे म्हणून गुणकार्य दृश्य जगताला काय म्हणतात जे स्थूल जगत आहे त्या स्थूल जगताला गुणकार्य असं म्हणतात आणि ह्या गुणकार्याविषयी वैराग्य पदार्थ म्हणे आता समर्थांचं बरोबर ते वाक्य कसं वेदांताला धरून संतांच्या रचना असतात फक्त वेदांताला धरून असलेल्या संतांच्या रचना जा आम्हाला चांगल्या समजून घ्यायचं असेल तर संतांच्या रचना वाचताना वेदांताची आठवण हवी जाणून हवी आणि संत रचना संतांच्या रचना वाचताना वेदांताची आठवण झाली तर दोन्ही मिळून अतिशय चांगला निश्चय होता अतिशय चांगला निश्चय होता आणि असा चांगला निश्चय होण्यासाठी असा समन्वयाचा अभ्यास असेल सातत्याने तो फार उपयोगी पडतो म्हणून गुण कार्य वैराग्य गुणमय वैराग्य याचा अर्थ जे विचार येतात अनेक त्या विचारांचे जे विषय ते विचारांचे विषय कुठले असतात विचारांचे सगळे विषय जगामधले असतात विचाराचा प्रत्येक विषय ह्या दृश्य जगतातला असतो दृश्य जगताविषयी वैराग्य त्या दृश्य जगताच्या विचारांविषयी जे वैराग्य त्याला म्हणतात गुणमय वैराग्य आता विचारांचं वैराग्य असावं का नसावं आता विचार केला तर दृश्य जगताच्या आसक्तीपेक्षा दृश्य जगताचा विचार जो आहे असा असावं असं नसावं हे असं का झालं ते तसं का झालं हेच माझ्या वाट्याला का आलं आणि हे माझ्याच वाट्याला का आलं हे जे विचार आहेत हे सगळे विचार गुणमय वैराग्य नसल्याचे लक्षण आहे आणि सगळ्यांच्या ठिकाणी हे विचार अवश्य असतात कधी असं विचारत नाही माणूस अत्यंत सुख झाल्यानंतर हे माझ्याच वाट्याला काय हवं अजिबात म्हणणार नाही फक्त दुःख झालं संकट आली की हे माझ्याच वाट्याला काय यावं कारण आमच्या मताने अशी संकट येण्याचे अधिकारी या जगात पुष्कळ असतात अधिकारी शब्दाचा अर्थ आमच्या मताने ती माणसं अशी काही असतात की खरी ही संकटे त्यांच्यावर आली पाहिजे मी इतका चांगला असताना मी इतका व्यवस्थित असताना मग हे म्हणजे माझ्याच वाट्याला काय हे अशा पद्धतीचे जे विचार आहेत हे विचार गुणमय वैराग्य नसल्याचे विचार आहेत मग गुणकार्य वैराग्य पहिला टप्पा आहे त्याचा विकास झाला की गुणकार्य गुणकार्य वैराग्य पहिला गुणमय आणि गुणगंध वैराग्य आहे की या दोघांसंबंधी मला विरक्ती आलेली आहे अशी भावना सुद्धा ज्याच्या मनात शिल्लक नाही त्याला म्हणतात गुण वैराग्याला सुद्धा सहजता आलेली आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये सहजतेचं फार मोठं मूल्य आहे आणि ही सहजता एकाएकी येत नाही ही सहजता सरावाने म्हणजे साधनेने म्हणजे अखंड चिंतनाने ही सहजता कमवावी लागते आणि ही सहजता कमावणं हे साधनाचं स्वरूप आहे आम्ही साधना जी आहे अनेक वेळा अशी साधना अशी अशी ठोकळेबाज साधना ज्याला म्हणतात तशी ठोकळेबाज साधना आम्ही करतो आणि ठोकळेबाळ वा साधनेने सहजता येत नाही सहजता कमवावी लागते सातत्याने साधना करून सातत्याने विचार करून साधनेची जेवढी अंग आहेत तेवढी अंग अवलंबात आणून ती सहजता कमवावी लागते आमचा सर्वांचा एक स्वभाव आहे की दिवसातले एक दोन तास देवा मी तुझ्यासाठी देणार आहे सकाळी आणि संध्याकाळी वास्तविक काळावर सत्ता कोणाची आहे काळ कोणाचा आहे ईश्वराचा काळ आहे आता त्या ईश्वराचा काळ घ्यायचा मी वापरायचा आणि त्याच ईश्वराला सांगितलं त्यातले बावीस तास मी माझ्यासाठी ठेवून घेणार आणि दोन तास मी तुला देणार आहे ही कुठली वाटणे ह्याचा अर्थ असा आहे बापाच्या केसातून पैसे काढून बापाला पेन्शन देण्याचा हा प्रकार आहे जसं करावं सगळे पैसे त्यांचे दोन चार हजार रुपये बापाच्या केसातून काढले तुला मी शंभर रुपये महिना दिले हे जसं व्यवहारामध्ये व्हावं अगदी तसाच प्रकार आहे चोवीस तास त्याच्या मालकीचे असताना त्या चोवीस तासातले दोन तास मी देवा तुझ्यासाठी देईन असं म्हणणं हे कितपत बरोबर आहे कितपत योग्य आहे असा आपला विचार केला तर आपल्याला कळेल की आमच्या जीवनामध्ये साधनामध्ये जीवन असावंच जीवनात साधन असं नाही साधनेमध्ये आमचं जीवन व्यतीत व्हावं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमचं जे जीवन आहे त्या जीवनात कोणत्याही तऱ्हेचा डिस्टर्बन्स न येता कोणत्याही तऱ्हेची अडचण न येता त्या साधनामध्ये त्या जीवनामध्ये आमच्या साधनात जीवन व्हावं आमचं तसं जीवनातला काही भाग साधना आता हे कोणासारखं झालं ते दृष्टांत फार छान आहे बाबाच्या केशातले पैसे काढून त्यातला छोटासा भाग त्याला द्यायचा म्हणायचा आम्ही तुला पेन्शन देतो हा जसा थाट असावा तशा पद्धतीचा हा थाट आहे सांगण्याचा उद्देश एकच आहे की वैराग्य जे असेल तर गुणदंध वैराग्य ज्याला म्हणतात त्या वैराग्याला सहजता यावी जसं विवेकाला सहजता यावी विवेक करायची वेळ आली की समजावं विवेकाला सहजता आलेली नाही अनेक जण विवेक करतात पण काहीतरी होऊन गेल्यानंतर मग तो विवेक जागा होतो अरे माझ्या हातून असं झालंच कसं इतका मी स्वतःला विवेकी समजणारा पण सगळं होऊन गेल्यानंतर तो विवेक जागा होतो आणि विवेक असा होऊन गेल्यानंतर जागा झाला की समजायचं त्या विवेकाला सहजता आलेली नाही सहजता असती तर जे व्हायला नको होतं ते झालंच नसतं जे व्हायला नको होतं ते झालंच नसतं विवेक जर जागा असता आणि जागा असल्याला विवेकाला जर सहजता असती तर ते झालंच नसतं म्हणून विवेकाला सहजता वैराग्याला समजतं सहजता समाधी शमदम उपरम श्रद्धा समाधान आणि तितिक्षा ही यादी तर आपली पाठ असते सगळ्यांची माझी व्यवसायाच्या निमित्ताने यादी पाठ असे कालसरच्या पेशंटने तिखट तेलकट मिरची मसाला चटणी पापड लोणचं हे खाऊ नये आल्सरचा पेशंट समोर आला तसं आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने यादी पाठ असते शमदम उपरम श्रद्धा समाधान ते दीक्षा अशा पद्धतीने जेव्हा ह्या क्षेत्रात आम्ही प्रवेश करतो हे क्षेत्र ह्याचं नाही आहे यासाठी हे क्षेत्र नाही आहे शब्दाचा अर्थ आहे सुरुवातीला निषिद्ध विषयांपासून इंद्रियांना मनाला आवरणं याला म्हणतात समा सुरुवातीला निषिद्ध विषयांपासून मनाला आवरणं समाय आणि पुढं विहित विषयांपासून सुद्धा मनाला आवरण मला निषिद्ध विषयांपासून इंद्रियांना आवरणं समजम उपरम श्रद्धा गुरुवार आणि वेद यांच्या वाक्यावरच्या विश्वासाला श्रद्धा असं म्हणतात श्रद्धाची व्याख्या झाली पाठ पण श्रद्धेची व्याख्या पाठ झाल्यानंतर माझी श्रद्धा तर आहे पण तसं वागता येत नाही मग श्रद्धा आहे का नाही आपल्या इथं प्रश्न होतात माझी श्रद्धा आहे पण तसं वागता येत नाही मग श्रद्धा आहे का नाही ह्याचं उत्तर नाही असं होतं पण श्रद्धेला जर सहजत आली असेल तर ते वाक्य जे आहे त्या वाक्याच्या वाक्यानुसार आचरणाला सुद्धा एक सहजता येऊन जाते आणि वाक्यानुसार आचरणाला सहजता आली की श्रद्धेला आली समाधान आहे त्या परिस्थितीमध्ये अंतकण वृत्तीचं सम्यक आधान सांभाळून ठेवणे समाधान शब्दाचा अर्थ असा आहे अंतक्कण वृत्तीच्या सम्यक आधानाला समाधान असं म्हणतात आणि परिस्थिती निरपेक्ष ते असावं समाधान परिस्थिती निरपेक्ष असलं की त्याला समाधान म्हणतात नाही तर मग मानून घेतलेलं समाधान आम्ही त्यात समाधान मानून घेऊ आता मानून घेतलेल्या समाजामध्ये रडगाण आहे कुठंतरी आतमध्ये रडारड आहे गिळणं ज्याला म्हणतात अपमान गिळला गिळला म्हटला की तो संपलंच ते गिळला म्हटला की तो संघर्ष आलाच तिथे पराभव आला अपमान नावाची वस्तूच अस्तित्वात नाही असं म्हटलं की मग ते बरोबर आहे तुल्य निंदा स्तुतीर मोने तथा मानापमान यो पाठ आहे निंदा आणि स्तुती समान आहे मान आणि अपमान समान आहे पण मान झाल्याशिवाय बरं वाटत नाही अपमान झालेला अजिबात खपत नाही तुल्य निंदा स्तुतीर मोनी तथा माना हेही आहे हे सगळंच एक ठिकाणी कसं काय गोळा होऊन येतं एक मोठं आश्चर्य पण येतं एवढी गोष्ट यांचा सहनिवास कसा होतो या सर्व गोष्टींचा पण तो सहनिवास होतो एवढी गोष्ट नक्की आहे म्हणून समदम उपरम श्रद्धा समाधान आणि तितिक्षा तितिक्षा शब्दाचा अर्थ असा आहे की येणारी जी काही अडचणी असतील संकट असतील त्रास असतील ते त्रास न मानता सहन करणे आता ह्या शब्दही वाईटच आहे सहन करणे हा शब्द सुद्धा बरा नाही सहन करणे शब्दामध्ये सुद्धा आतमध्ये संघर्ष आहे सहन करणं त्याला सामोरं जाणं किंवा त्याचं स्वागत करणं आहे त्या परिस्थितीचं स्वागत करणं सर्वात चांगला शब्द आहे स्वागत आणि स्वागतच मोठं मुश्किल आहे आहे त्या परिस्थितीत तितिक्षा आपली समाधान बिघडू न देणं किंवा आहे त्या परिस्थितीत अंतःकरणाची जी एक समा साम्यावस्था असते ती साम्यावस्था न मोडू देणं हे जर असेल तर त्याला तितिक्षा असं म्हणतात आणि तितिक्षा शब्दाचा अर्थ आहे त्या परिस्थितीचं स्वागत करणं तक्रार नाही कुरकुर नाही आणि असं जर माझ्या आयुष्यात असंच चालत राहिलं तर तुम्हीच सांगा मी हे कसं जमवून घेऊ तुम्हीच काय सांगा आता मग कोणी सांगायचं ज्याचं त्यांनी हे ठरवायचं असा जेव्हा प्रश्न विचारतात तुम्हीच सांगा इतकं माझ्या आयुष्यामध्ये असे सर सारख्या अडचणी आहेत सारख्या तक्रारी आहेत सारखा संघर्ष आहे तुम्हीच सांगा मी कसं जमवून घ्यायचं आता हे दुसऱ्याने सांगायची गोष्टी नाही हे कुणी आपलं आपण बरोबर ते स्वतःचा स्वतःला सांभाळून स्वतःला आवरून सावरून सांभाळून हे तीन शब्द या क्षेत्रात फार महत्वाचे आहेत आवरून सावरून आणि सांभाळून हे तीन पद्धतीने पुढे जात जात तितिक्षा हा सुद्धा एक सहज स्वभाव ज्याला म्हणतात तो सहज स्वभाव आला त्याला तितिक्षेला सुद्धा एक सहजता येऊन जाते आणि अशी तितिक्षेला सहजता आली की समाधी षटक पूर्ण झालं आणि शेवटी आहे मोक्ष आता एवढ्या सगळ्या गोष्टी सांग पूर्ण जमल्यानंतर साधल्यानंतर मुमुक्षत्व आपल्याला सोडून कधी जातच नाही मुमुक्षत्व हा या सगळ्या गोष्टींचा सहज होणारा एक परिणाम आहे जिथे विवेक आहे जिथे वैराग्य आहे जिथे समाधी षटक आहे त्या ठिकाणी मुमुक्षत्व असलंच पाहिजे म्हणून मुमुक्षत्व शेवटी आहे मुमुक्षत्वाची जी आहे शब्द कुठे ठेवला आहे तो शेवटी ठेवलाय आणि शेवटी ठेवायचं एक कारण आहे हे तीन जिथे असतील तिथे चौथं अत्यंत समाधानाने नांदत हा शब्द फार चांगला आहे नांदणे नुसतं जीवित शरद शरम नाही नंदयत शरद शरम आता संस्कृत शब्द म्हणजे मजा आहे नुसतं जीवेत नाही शंभर वर्ष जगणारे मग पुष्कळ आहेत पण नंदयत शरद शतम शब्दाचा अर्थ शंभर वर्ष आनंदानं जगावं आणि हे जसं नंदेत आहे तसं या ठिकाणी ते मुमुक्षत्व आहे ते नांदावं आणि मुमुक्षत्व नांदलं की मग ते मुमुक्षत्व सोडून जात नाही आणि असा जो आहे त्याने ब्रह्मजिज्ञासा करावी अथ आता अथोपदाच आता आता आता जे आहे म्हणून ते याच्याशी सुसंगतच आहे आतापर्यंत जो विचार केला त्याच्याशी आता हा जो पुढचा भाग आहे म्हणून तो त्याच्याशी सुसंगतच आहे आता म्हणून म्हणजे काय तर त्या संबंधी विचार आहे की आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण आयुष्य जगलो ज्या पद्धतीने सुखाचा शोध घेतला ज्या पद्धतीने सुखदुःखात्मक द्वंद्व आम्ही आयुष्यभर झेलली काय म्हणूया चांगला शब्द आहे सुखदुःखात्मक द्वंद्व आयुष्यभर झेलली का त्याने आम्हाला हलवलं त्याचं उत्तर फार सोपं आहे त्या सुखदुःख द्वंद्वाने आम्हाला हलवलेलं आहे अखंड नुसते हलवलेलं नाही जबरदस्त धक्के दिलेले आहेत आणि ह्याच्याऐवजी आता आम्ही आयुष्यभर जी सुखदुःख झेलली त्या सुखदुःखामध्ये सुख आणि दुःख हे द्वंद्व सतत असल्यामुळे अखंड आनंद द्यायची क्षमता त्या कुठल्याही गोष्टीमध्ये नाही असा जर निर्णय झाला असेल तर आता हा आता आता हा शब्दाचा म्हणून आणि म्हणून शब्दाचा अर्थ ज्या ज्या पद्धतीने आम्ही जीवन जगतो ज्या पद्धतीने आजपर्यंत जीवन जगलो त्या कशामध्येही अखंड आनंद देण्याचं हे नाही क्षमता नाही अखंड समाधान देण्याची त्याची क्षमता नाही तृप्तीची क्षमता नाही शांतीची क्षमता नाही हे पर्वणीचे शब्द आहेत परमार्थाच्या क्षेत्रात शांती समाधान तृप्ती निर्भयता आनंद हे पर्वलीचे शब्द आहेत हे जमले तर परमार्थ जमला आणि हे नाही जमले तर परमार्थ जमलेला नाही असा आपला आपल्याशी समीकरण घालायला बरं आहे पुष्कळ विचारतात बारा वर्ष झाली आता मी कुठे असेन हो असं तुम्हाला वाटतं माझ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं आता तुमच्याकडे बघून काय वाटणार आहे तात्पुरतं एक दोन मिनिटं तुमच्या चेहऱ्याकडे बघून किंवा तुमच्या त्या परिस्थितीत तुम्हाला बघून काय करणार आहे काही समजण्याची शक्यता नाही मग असं ते ते चांगलं असतं एकमेका सहाय्य करू मग परस्पर प्रशंसा मंडळ नावाचं एक मंडळ असतं आम्ही म्हणायचो तुम्ही मुक्त आहात त्यांनी म्हणायचं तुम्ही मुक्त आहात दोघं दोन्ही मुक्त होण्याचा याशिवाय दुसरा इलाजच नाही आम्हाला आम्हाला जर दोघांना मुक्त व्हायचं असेल तर एकमेकांना एकमेकांना मुक्त म्हणण्याशिवाय दुसरा मार्ग उपलब्ध नाही अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा असे एकमेकाला मदत करणारे लोक पुष्कळ आहेत की तुम्ही मला मोठं म्हणा मी तुम्हाला मोठं म्हणतो एकमेकांना मोठं व्हायचा दुसरा उपाय जर नसेल तर दुसरं करणार काय ह्या पद्धतीने मोक्ष ही कल्पना इथे नाही या ठिकाणी सुख शांती आनंद समाधान आणि तृप्ती हे वाढत्या प्रमाणात जिथे असतील निर्भयता ही वाढत्या प्रमाणात जिथे असतील तिथे समजायला हरकत नाही की त्या ठिकाणी जे व्हायला पाहिजे ते झालेलं आहे आणि ही ती स्थिती असेल या प्रत्येकाच्या बाबतीत तर समजायला हरकत नाही माझा मुखवटा कसाही असला तरी सुद्धा जे आहे आत ते तसंच अजून आहे त्याला दुसऱ्याची साक्ष करण्याची गरज नाही ज्याचा तो आपला आपल्याला असणारा साक्षी आहे म्हणून परमार्थ हे क्षेत्रच असं आहे माझ्यासाठी माझ्या माझ्यापुरतं माझ्या आत माझ्यासाठी माझ्या माझ्यापुरतं माझ्या आत जे काही घडायचं ते इथे आहे लोकांनी दाद देण्याचा हा विषय नाही आणि जेव्हा आमच्या लक्षात राहत नाही तेव्हा आम्ही लोकांच्याकडून दादेची अपेक्षा करतो संगीतात ठीक आहे बहुत अच्छे बहुत खूप माशाल्ला सुभान अल्ला वगैरे वगैरे ह्या पद्धतीने ती दाद घ्यायची एक पद्धतच संगीतात आणि अशा पद्धतीने संगीतात घेणारी दाद अपेक्षित आहे त्याशिवाय तर संगीतकाराला जोर चढत नाही ते बरोबर आहे वन्स मोर वगैरे आता इथे काय बघून तुम्ही हे सगळं म्हणणार काय बघून म्हणणार प्रवचन छान झालं ठीक आहे कीर्तन छान झालं हेही ठीक आहे पुस्तक चांगलं लिहिलं हेही ठीक आहे भजनात रंग भरला हेही ठीक आहे पण ह्यावरून आतल्या स्थितीची काहीच कल्पना येत नाही आणि आतल्या स्थितीची बाहेरची कल्पना यावी आतल्या स्थितीची बाहेर कल्पना यावी ही कल्पनाच नाही या क्षेत्रामध्ये तिथं प्रज्ञास का भाषा समाधिस्त केशव हो? हे हा जो विचार आहे हा ज्याचा त्याच्या पुरता ज्याच्या त्याच्यासाठी ज्याच्या त्याच्या आत घडणारा ज्याला त्याला समाधान देणारा आनंद देणारा शांती देणारा तृप्ती देणारा निर्भयता देणारा विषय आहे हे लक्षात राहिलं नाही की हा सगळा विषय नुसता शब्द शब्द आणि शब्द आता आता हा ज्यावेळी असा निर्णय होईल की पाच विषय मला सातत्याने सुख देऊ शकत नाहीत असा निर्णय झाला कधी ते सुख देतील कधी दुःख देतील भूत भविष्याचं चिंतन मी असंच करत राहिलो तर भूत भविष्याचं चिंतन कधी सुख देईल कधी दुःख देईल असं सर्वोत्तम पद्धतीने विचार पाच महा पाच विषयांचं जे आहे ते पाच विषय कधीतरी सुख देतील कधीतरी दुःख देतील भूत भविष्याचं चिंतन कधीतरी सुख देईल कधीच दुःख देईल ज्या देहाच्या माध्यमातून कधी समाधान मिळेल कधी असमाधान मिळेल जग कधी टोले देईल कधी काही करेल जग कधी स्तुती करील आणि जग कधी निंदा सुद्धा करील आता ह्याचाच अर्थ असा या सगळ्या गोष्टींवर जर मी सुखासाठी आजपर्यंत अवलंबून राहिलो पण मला जे हवं ते मिळालं नाही तर मग जिथे हे मिळेल तिथेच मी गेलं पाहिजे असा निर्णय झाला त्याला म्हणायचं आता हा अथ आता हा ब्रह्मजिज्ञासा आणि शास्त्र असं सांगतं या सगळ्या गोष्टी निश्चितपणे उपलब्ध असण्याची एक जागा आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात की जे सद्रूप आहे चिद्रूप आहे आणि आनंद आता इथे पुन्हा शास्त्र आहे आणि शास्त्रावरची श्रद्धा संतांवरची श्रद्धा गुरूंवरची श्रद्धा भगवंतावरची श्रद्धा चारी एक चारी एकच आहेत चारी भिन्न नाहीत तरी आपण सोयीसाठी असे चार पदर करूया त्याचे श्रद्धेचे चार पदर आहेत गुरु शास्त्रकार भगवंत आणि संत चार ठिकाणही श्रद्धा आहे चारी ठिकाणी एक चारी सांगतात ते तसंच सांगतात जरा सुद्धा भिन्न असत नाही शब्द वेगळे असतील काल वेगळा असेल पण शब्द आणि काल जरी बदलला तरी सुद्धा प्रत्यक्ष सांगणं जे असतं ते तसंच असतं आणि ह्या चार ठिकाणी जर आम्ही श्रद्धा ठेवली तर त्या चारही प्रकारची श्रद्धा असं आम्हाला सांगते की जे आतापर्यंत ज्यांनी मला झुकंडी दिली ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे मिळण्याची एक जागा आहे त्याला म्हणतात आत्मा किंवा त्याला म्हणतात ब्रह्म आणि असा एकदा निर्णय झाला की ती ब्रह्मजिज्ञासी आहे त्या ब्रह्मजिज्ञासाला एक वेगळी गती येते त्या ब्रह्मजिज्ञासाला एक वेगळी धार येते आणि त्या धारीतून त्या गतीतून जी ब्रह्मजिज्ञासा होईल ती ब्रह्मजिज्ञासा खऱ्या अर्थाने आजपर्यंत जाऊन रुजते आणि असं झालं नाही तर नुसतं एक अनेक प्रकारच्या जिज्ञासा आम्हाला असतात त्यात ही एक आणखी एक जिज्ञासा अनेक जिज्ञासा किती जिज्ञासा असतात आता नवीन एक हे निघालून गेलेलं आहे जनरल नॉलेज किती जिज्ञासा असतात तिथे एक लक्ष जिज्ञासा तुमची पुरी करण्याची व्यवस्था आहे एक लक्ष जिज्ञासा कमीत कमी हा कमीत कमी लाख जिज्ञासा पुरं करण्याचे विषय आहे आणि ह्या जिज्ञासेत जर वेळ गेला तर काय होईल जिज्ञासेचे विषय लक्षावधी शिल्लक राहतील आणि त्या जिज्ञासाच्या अवस्थेमध्येच आम्हाला मरण आल्याशिवाय म्हणून एकही क्वीज टीव्हीवरचा एकही क्विज माणसाने बघू नये त्या भानगडीमध्ये पडू नये स्पोर्ट्स क्विज नावाचा एक क्विज आहे आणखीन कुठले स्क्वीज असतील ते squeeze U S Q W इज हेड आता जाऊ दे ते इंग्लिश खेळ आहे शब्दांचा तो इंग्लिश शब्दांचा खेळ आपण सोडून देऊया आता विचार अशा पद्धतीने चाललाय की आजपर्यंत जगात ज्या ज्या गोष्टींकडे सुखासाठी मी पाहिलं निर्भयतेसाठी मी पाहिलं ती एकही गोष्ट माझ्या माझ्या मदतीला आजपर्यंत आलेली नाही तर संत जिकडे जा सांगतात तिकडेच मला गेलं पाहिजे असा निर्णय झाला की खऱ्या अर्थाने ती मुमुक्षित्व टिकून राहतं आणि खऱ्या अर्थाने आपण रूढ होतो खऱ्या अर्थाने साधनारूढ होतो आणि असं साधनारूढ होणं हे प्रत्येक साधकाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे आणि असं झाल्यानंतर जी जिज्ञासा आहे तर त्या जिज्ञासे संबंधी काही प्रश्न निर्माण झाले की जिज्ञासा कोणत्या विषयाची होती जे माझ्यापाशी नियमाने आहे अखंड आहे त्याची जिज्ञासा होणं शक्य नाही आणि जे कधीच कोणी पाहिलेलं नाही त्याची जिज्ञासा होणं शक्य नाही आता हे जिज्ञासे संबंध विचार हे साधक विचार साधक विचार दोन पद्धतीचे विचार पाहिले आपण साधक आणि बाधक आता साधक बाधक विचार या ब्रह्मजिज्ञासे संबंधी सुरू झाला आता शास्त्र असं सांगतं की मीच ब्रह्म आहे आता मीच जर ब्रह्म असेल तर ब्रह्माची जिज्ञासा का व्हावी एक प्रश्न दुसरा प्रश्न आहे की मीच ब्रह्म आहे ज्याला माहीत नाही अशी कल्पना करूया त्याला ब्रह्म कधी दिसणार नाही कानाला ऐकू येणार नाही हाताने स्पर्श करता येणार नाही अशा परिस्थितीत त्या ब्रह्माची जिज्ञासा होणार कशी एखादी गोष्ट अस्पष्ट कळली तर पूर्ण कळण्याविषयी जिज्ञासा होऊ शकते अस्पष्ट जर कळली तर पूर्ण करण्यासंबंधी जिज्ञासा होऊ शकते ट्रेलर बघितला की पूर्ण पिक्चर बघण्याची जिज्ञासा होऊ शकते आता अलीकडे ट्रेलर दाखवत नाही पण ट्रेलर बघितला की पूर्ण पिक्चर बघण्याची जिज्ञासा होऊ शकते एखाद्या माणसाचं वर्णन ऐकलं की तो माणूस बघण्याची जिज्ञासा होऊ शकते पण ब्रह्म हे कुणीही बघितला असण्याची शक्यता नाही का नाही अरूप आहे म्हणून डोळा दिसणार नाही निर्वयव आहे म्हणून हाताला स्पर्श हाताने स्पर्श होणार नाही पाच ज्ञानेंद्रियांना जे कळत नाही मनालाही ज्याचं आकलन होत नाही बुद्धीला ज्याचा निर्णय करता येत नाही जिथे तर्काला सुद्धा प्रतिष्ठा नाही असं जे तत्व आहे त्यासंबंधी जिज्ञासा होईल कशी अशा तऱ्हेचा एक प्रश्न आहे आणि ज्या प्रश्नाची जी उत्तर आहे त्या प्रश्नाचं उत्तर एकदा झालं एकदा कळेल की ब्रह्म जिज्ञास्य आहे म्हणजे ब्रह्माची जिज्ञासा होऊ शकते आणि एकदा होऊ शकते असं ठरलं की मग केली पाहिजे असं आपोआप ओघाने आलं म्हणून ब्रह्माची जिज्ञासा होऊ शकते हे एकदा ठरवायचं आणि एकदा ठरलं की मग ब्रह्माची जिज्ञासा करायला हरकत नाही हेही ठरतं आणि किंबहुना त्याच्याशिवाय दुसरी कोणतीही जिज्ञासा करू नये हेही ठरतं आणि इतकं सगळं ठरलं की मग पुढचा ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाच्या अभ्यासाला आपल्याला अडचण येत नाही पण असं ठरेपर्यंत मात्र ब्रह्म जिज्ञासेचा विषय आहे हे जर समजून घेतलं पाहिजे आता ठीक आहे ब्रह्म डोळ्याला दिसत नाही हे बरोबर आहे कानाला ऐकू येत नाही हे बरोबर आहे तरी सुद्धा प्रत्येकाच्या आतमधून अखंड अहमची जी साध आहे त्या साधेच्या पाठीमागे आत्मा नावाचं तत्व घडलेलं आहे आणि ही साध नाही असं या पृथ्वीच्या पाठीवर एकही माणूस नाही आपण माणसाच्याच बाबतीत विचार करूया कारण पशूंचा कप इतर योनींचा विचार करण्याचं कारण नाही आपण जेव्हा जेव्हा याचा अभ्यास करतो तेव्हा तेव्हा माणूस एवढाच विचार करायचा बाकीचा विचार करायचा नाही एखादा कोणीतरी असतो हत्ती मुक्त झालेला आणि तो मुक्त हात झालेला हत्ती तेच की पुराणातली गोष्ट पण त्याचा इकडे विचार करायचा माणूस सातत्याने विचार करायचा तो माणूस प्रत्येक माणसाच्या आतमध्ये जी एक अहमवृत्ती आहे अखंड उठणारी त्या अहमवृत्तीच्या पाठीमागे एक निर्विशेष अहम दडलेला आहे सविशेष अहमच्या आतमध्ये एक निर्विशेष अहम दडलेला आहे त्या निर्विशेष अहमला आत्मा म्हणतात एक निर्विषय अहमला आत्मा दोन दोन शब्द समजावून घेतले म्हणजे बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत जातो आपल्याला सविशेष आणि सविषय निर्विशेष आणि निर्विषय शब्द जरा कठीण वाटतात जड वाटतात काही जड नाही त्याच्यात आणि दोन्हीमध्ये तसा म्हटलं तर फरकही नाही काही दोन्हीमध्ये तसा म्हटलं तर फरक नाही आता घड्याळ हा डोळ्याचा विषय आहे म्हणजे घड्याळ सो विषय आहे घड्याळ कसं झालं घड्याळ हा डोळ्याचा विषय आहे का घड्याळाला रूप आहे घड्याळाला रूप असल्यामुळे घड्याळ डोळ्याने दिसतो म्हणून घड्याळ हा डोळ्याचा विषय आहे आता घड्याळाला विशेष आहे का विशेष आहे ते सावयव आहे ते साकार आहे ते गोल आहे ते पांढर आहे ते एक यंत्र आहे इतके विशेष सगळे त्याला असल्यामुळे घड्याळ सविशेषही झालं सविषयी झालं किंबहुना जे सविशेष असतं तेच सविषय असतं तर दोघांमध्ये काही फरक नाही पण शास्त्रकाराने दोन गोष्टी मुद्दाम आमच्या समोर ठेवल्या कशासाठी आपल्याला दोन्हीची सवय आहे एक डोळ्यांचा विषय करणे आता ही शास्त्रीय भाषा नेत्र हा रूपाला विषय करतो ही भाषा कसली झाली ही शास्त्राची भाषा झाली कारण शास्त्राची एक प्रतिज्ञा आहे की आम्हाला काही समजता कामा नाही ही शास्त्राची प्रतिज्ञा पण संत असं नाही म्हणत आता साधी भाषा आहे नेत्र हा रूपाला विषय करतो असं म्हणण्यापेक्षा डोळ्याने रूप दिसत असं म्हटलं तर काय अडचण असं म्हटलं तर बिघडतं काय पण शास्त्रकारांचं बिघडतं कारण त्यांची मोनोपली निघून जात ही संतांची जी कृपा आहे ती संतांची कृपा ह्या पद्धतीची साध्या शब्दात तेच सांगतात अगदी जसंच्या तसं सांगतात पण साध्या शब्दात सांगतात आणि ते साध्या शब्दात सांगितलेलं एकनाथ बाळांच्या मुलाला सुद्धा परवडत नाही आता फार लांब जायची गरज नाही त्यांना सुद्धा ते परवडलं नाही आणि या पद्धतीने आपण पुढे गेलो तर जे जे सविशेष असतं ते ते सविषय असत आता आत्मा निर्विशेष असल्यामुळे तो निर्विषय आहे निर्विशेष असल्यामुळे निर्विषय आहे पण तो आहे मात्र नक्की अस्ति इति उपलब्धव्य ईशावास्य उपनिषद आहे अस्ति इति उपलब्धव्य ते आहे असा निश्चय करावा तो आहे असं समजून त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही तो आहे असा निश्चय करावा कठोपनिषदामध्ये दहा बारा वेळाला येतात व येतात हेच ते हेच ते तत्व हेच ते तत्व दहा बारा वेळाला पूर्वपुरीने समजावून सांगायचा प्रयत्न केलाय तत्वमसीमध्ये तुला ते तू आहेस ते तू आहेस किती दृष्टांत दिले एका मागून एक सात आठ दृष्टांत दिले आणि सात आठ दृष्टांत देऊन फक्त तू समजवून घ्यायचा प्रयत्न कर एकच उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला नगरोद वृक्ष आहे त्या नगरोद वृक्षाची एक एक फळ आणलं नगरोद म्हणजे उंबर त्या उमराचं फळ घेऊ नये म्हणे त्या शिष्याने उमराचं फळ आणलं फोड म्हणे काय दिसतं तुला काय पुष्कळ बिया दिसतात आता त्या बिया आहेत ते बी सुद्धा फोड तुला काय दिसतं बी फोडल्यानंतर काय दिसतं आधी उमराचा बी ते केवढंसं असतं आतमध्ये एकदम बारीक कणा एवढं तुला काय दिसतं मग काही दिसत नाही मला पण जे काही दिसत नाही त्यातूनच काय निर्माण झालंय उमराचा वृक्ष जे काही दिसत नाही त्यातून उमराचा वृक्ष निर्माण झाला याचा अर्थ असा की त्यातून वृक्ष निर्माण झाला ते तुला दिसलंच पाहिजे असा नियम नाही म्हणून जगामध्ये एक लक्षात घ्यावं प्रत्येक गोष्ट मला कळते असं जो समजतो प्रत्येक गोष्ट मला कळते आणि कळली पाहिजे असं जो समजतो त्याला काही कळत नाही असा परमार्थाच्या दृष्टीने नियम आहे काही गोष्टी अशा असतात ते शास्त्रकारांना कळतात भगवंतांना कळतात संतांना कळतात श्रीगुरूंना कळतात आणि ते समजावून सांगतात तेव्हा ते आहेत असं गृहित धरूनच पुढची वाटचाल करावी लागते आणि ह्याच पुढच्या वाटचालीला श्रद्धा नाव आहे आणि ही अनक्वालिफाईड फेथ त्यामध्ये कुठलीही अटी नाही श्रद्धा म्हणजे श्रद्धा फक्त योग्य ठिकाणी श्रद्धा ठेवण्याचं जे कसब आहे ते कसब मात्र आपल्याजवळ पाहिजे कसब फार सोपं आहे वाच समर्थांवर श्रद्धा ठेवायला काय अडचण काय नाही श्रीकृष्णावर श्रद्धा ठेवायला अडचण काही नाही ज्यांना शास्त्रकार आहेत त्यांनी शास्त्रकारावर श्रद्धा ठेवायला अडचण काय काहीही अडचण नाही आता हे जे अडचणी अडचण नसलेले हे सगळे विषय आहेत आणि त्यांच्यावर जर श्रद्धा ठेवली ते एक वेळ कोणीतरी असा भेटून जाईल की माणूस असून सुद्धा श्रद्धा ठेवायला हरकत नाही तर शेवटी हे शेवटचं प्रकरण आहे आपण हे शेवटचं प्रकरण बाजू ठेवूया पण श्रद्धा शब्दाचा अर्थ असा आहे की कुठलाही प्रश्न विचारला वाचून विश्वास आणि तो संतांवर ठेवला तर संत सांगतात की ब्रह्म आहे आणि आहे आणि आहे आजी मिळा ब्रह्म पाहिले आता पाहिले म्हणजे कसं आता पुन्हा तेच आहे पाहिले शब्दाचा परमार्थाचा अर्थ अनुभवला असा होतो आणि अनुभवले शब्दाचा अर्थ मी त्याच्याशी एकरूप झालो असा अर्थ होतो पण एकरूप झाल्यानंतर पुन्हा काही शिल्लक नाही कळलं आणि कळलं नाही असं ज्याला कळलं त्याला ते कळलं शब्दयोजना फार अप्रतिम शब्दयोजना आहे ही शब्द शब्दयोजना आहे ही अप्रतिम शब्दयोजना आहे ती शब्दयोजना एकदा आम्हाला कळली पुष्कळ गोष्टी कळून गेल्यासारख्या होत्या पण ती शब्दयोजना कळेपर्यंत उपनिषदांचा अभ्यास केला पाहिजे उपनिषदांचा अभ्यास म्हटलं की आधीच फार मोठी कटकटा उपनिषदांचे संबंधी संबंध असा समज असा आहे की ज्या घरात उपनिषद असतात त्या घरात पतिपत्नीत भांडणं लागतात हो असा समज आहे उपनिषदांसंबंध म्हणून उपनिषद घरातच ठेवू नये आता किती चांगल्या व्यवस्था करून दिलेल्या आहेत प्रापंचिक माणसाने आणि त्याचं कारण असं आहे की समजा उपनिषद वाचून दोघांपैकी एकाला जर वैराग्य निर्माण झालं तर भांडण नक्की होणार असं त्याच्या पाठीमागची भूमिका ही विनोद सोडून देऊया त्यामुळे आधीच आमचं ठरलेलं असतं की उपनिषद फार कठीण आहे हो. उपनिषद